अध्याय दोनशे दुसरा संसार मनू म्हणाला मायायुक्त अशा ब्रह्मापासून प्रथम आकाशाची उत्पत्ती झाली आकाशापासून वायू निर्माण झाला वायूपासून तेज उत्पन्न झाले तेजापासून जलाची उत्पत्ती झाली जलापासून पृथ्वीचा उद्भव झाला आणि पृथ्वीपासून जग उदय पावले अशी सृष्टीची उत्पत्ती होते संहारकाली ही पार्थिव शरीरे जलामध्ये लीन होतात जलापासून तेजामध्ये जातात तेजापासून वायूमध्ये प्रविष्ट होतात आणि वायूपासून आकाशात प्रवेश करतात पुढे जे ब्रह्मनिष्ठ असतात ते आकाशाचे अतिक्रमण करून मोक्ष पावतात अर्थात श्रेष्ठ अशा परब्रह्म स्वरूपाची त्यांना प्राप्ती होते आणि जे तसे नसतात त्यांना पुनश्च कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो ब्रह्मनिष्ठ पुरुष ज्या परतत्वाचे ठिकाणी लीन होतात ते उष्ण नाही शीतही नाही मृदू नाही अथवा कठीणही नाही ते आंबट तुरट मधुर अथवा कडूही नाही त्याला शब्दाचा संबंध नाही गंधाचा गंध नाही आणि रूपाचा संपर्क नाही त्याला ज्ञातृत्व ज्ञानत्व अथवा ज्ञेयत्व इत्यादी स्वभावांचा संबंध नाही कारण ते सर्वाहून भिन्न आहे त्वचेला स्पर्शाचे जिभेला रसाचे घ्राणाला गंधाचे श्रवणेंद्रियाला शब्दाचे आणि नेत्राला रूपाचे ज्ञान होते पण ब्रह्मप्राप्तीच्या योगाचे ज्ञान असलेल्या पुरुषास ज्याचे ज्ञान होते ते कोणत्याही इंद्रियाच्या योगे मनुष्या जाणता येत नाही गुरुने उपदेशलेल्या मार्गाच्या अनुरोधाने जिव्हेला रसापासून ग्रहणाला गंधापासून श्रवणेंद्रियाला शब्दापासून त्वचेला स्पर्शापासून आणि नेत्रांना रूपापासून निवृत्त केले म्हणजेच बुद्धी इत्यादिकांहून पलीकडे असणाऱ्या परमात्म्याचे ज्ञान होते अर्थात जीवाला आपल्या स्वरूपाचा बोध होऊन मी परब्रह्माहून भिन्न नाही असे कळून येते हे स्वरूपकर्ता कर्म करण देश काल सुख दुःख प्रयत्न इत्यादी समुदायाचे कारण आहे असे मुनींनी म्हटले आहे कारण जो करता ज्ञानाच्या अथवा कर्माच्या योगाने ज्याच्यासाठी ज्या काली अथवा ज्या ठिकाणी प्रेमामुळे अथवा देशामुळे ज्या विषयाचे अवलंबन करून ज्या सुखाच्या अथवा दुःखाच्या उद्देशाने त्याला अनुकूल असे जे कार्यक्रम आरंभतो तो करता ते ज्ञान ते कर्म ते प्राप्य ते देशकाल ती सुखदुःखे इत्यादी जो हा समुदाय आहे त्यास चिन्मय परब्रह्म हेच कारणीभूत असून तेच स्वरूप आहे स्वरूपासच स्वभाव अशी संज्ञा आहे जे व्यापक अर्थात ईश्वर असून व्याप्य अर्थात जीवस्वरूपीही आहे असे वेदवचनावरून सिद्ध आहे तसेच जे कूटस्थ स्वरूपाने जगतामध्ये वास्तव्य करणारे आहे जे सर्वास कारणीभूत असून ज्या अद्वितीय अशा आत्म्यानेच स्वतःस प्रकट केले आहे तेच ते कारण अर्थात परब्रह्म होय त्याहून भिन्न असे जे ईश्वराधिक आहे ते कार्यरूपी आहे ज्याप्रमाणे उत्तम प्रकारे आचरण केलेल्या पुण्यपापांच्या योगाने मनुष्याला शुभाची व अशुभाची प्राप्ती होते प्राप्तीच्या कामी शुभाशुभात विरोध दिसून येत नाही त्याचप्रमाणे त्या ज्ञानरूपी करणाला कर्मजन्य शुभाशुभ देहाची प्राप्ती होते व ते त्यामध्ये बद्ध झाल्यासारखे होऊन राहते तथापि देहवर्ती जी इंद्रिये त्यांच्या योगाने त्याचे ज्ञान होत नाही कारण ज्याप्रमाणे पुढे प्रज्वलित झालेला दीप आपल्या प्रकाशाने दुसऱ्यास वस्तूस प्रकाशित करतो अर्थात दुसऱ्या वस्तूच्याच ज्ञानास उपयोगी पडतो स्वतःच्या अगर आपल्या अत्यंत सन्निध असणाऱ्या वस्तूंच्या ज्ञानास उपयोगी पडत नाही त्याचप्रमाणे या शरीरामध्ये ज्ञानरूपी तेजाने दीप्ती संपन्न झालेले इंद्रियरूपी पाच दीपवृक्ष म्हणजे समया बाह्य अशा परवस्तू सहज प्रकाशित करतात व म्हणूनच पराधीन झाल्यासारखे असतात अर्थात स्वतःच्या अथवा आपल्या अतिशय सन्निध असलेल्या आत्म्याच्या ज्ञानास ते उपयोगी पडत नाहीत ज्याप्रमाणे राजाने त्या त्या कार्यावर नेमलेले अमात्य निरनिराळी प्रमाणे दाखवित असतात त्याचप्रमाणे आत्म्याच्या प्रेरणेने पाच इंद्रिये निरनिराळ्या वस्तूंचे ज्ञान करून देतात अमात्यांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे थोडीशी सत्ता असते त्याप्रमाणे इंद्रियांच्याही ठिकाणी अंशत ज्ञान असते तथापि राजा हा ज्याप्रमाणे अमात्याहून निराळाच असतो त्याचप्रमाणे तो ज्ञानमय आत्मा पाचही इंद्रियाहून वेगळाच आहे हे ज्ञान जरी मनाच्या द्वाराने शरीरात बद्ध होऊन राहिलेले आहे तरी शरीराचा नाश झाल्याने त्याचा नाश होत नाही कारण ज्याप्रमाणे अग्नीच्या ज्वाला वायूचा वेग सूर्याचे किरण आणि नद्यांचे पाणी यांचा नाश होतो व पुनःप्राप्तीही होते तद्वत शरीराचा नाश होतो व त्याची पुनःप्राप्तीही होते परंतु ज्वालाधिकांच्या नाशामुळे जसा अग्निप्रभृतीचा नाश होत नाही तसा शरीराच्या नाशामुळे आत्म्याचा नाश होत नाही आत्मा जरी शरीरामध्ये बद्ध झालेला आहे तरीही शरीरेच्छादिदेकांच्या योगाने तो दिसणे शक्य नाही कारण एखाद्या मनुष्याने हातात परशीव घेऊन काष्ठाचा शेद केला तरी त्याला त्यामध्ये धूम अथवा अग्नी दृष्टीगोचर होणार नाही पण त्याच काष्ठाचे मंथन केले असता धूम आणि अग्नी ही दोन्ही दिसू लागतात त्याचप्रमाणे सर्व शरीराचा अथवा हात पाय पोट इत्यादिकांचा छेद केल्याने आत्मा दिसणार नाही पण जीव हा ज्ञान योगाने विशिष्ट झाला म्हणजे त्याला परब्रह्माचे व बुद्धीचेही ज्ञान एकदमच होते देहाचा नाश अथवा उत्पत्ती यांच्यामुळे आत्म्यास कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही स्वप्नामध्ये आपले शरीर आपल्याहून भिन्न असून भूमीवर पडलेले असे जो पाहतो व स्वप्नानंतर पुनश्च या शरीराचा स्वीकार करतो अर्थात त्या शरीराचा अभिमानी बनतो त्याचप्रमाणे श्रोत्राधिक इंद्रिये मन बुद्धी इत्यादी सतरा पदार्थाने युक्त असलेले लिंग शरीर मरणोत्तर प्राप्त झाल्याने जरी स्थूल शरीर मजहून भिन्न आहे असे आत्म्यास कळून चुकते तरी त्याला पुनरपी दुसऱ्या स्थूल शरीराचा योग घडतो शरीराच्या उत्पत्तीने वृद्धीने क्षीणतेने अथवा नाशाने शरीरांतर्गत जीवाची उत्पत्ती वृद्धी क्षय अथवा नाशही होत नाही शरीर प्रेत होऊन पडले तरीही आत्मा दृष्टीगोचर होत नाही त्याला सुखदायक आणि दुःखदायक अशा कर्मांचा मात्र संबंध घडतो आणि त्यामुळेच त्याला एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीरात प्रविष्ट व्हावे लागते आत्म्याचे स्वरूप नेत्रांनी अवलोकन करता येत नाही सारांश तो कोणत्याही इंद्रियास विषयीभूत नाही तसेच तो कोणत्याही वस्तूचा उपभोग घेत नाही अथवा इंद्रियांच्या योगाने तो कोणतेही कार्य करत नाही इंद्रियांना आत्म्याचे ज्ञान होत नाही तथापि आत्म्याला इंद्रियांचे ज्ञान असते ज्याप्रमाणे अग्नीच्या समीप असलेल्या एखादा लोखंडाचा गोळा त्यात अग्नीचा प्रवेश झाल्यामुळे लाल होऊन जातो पण अग्नीला लोखंडाचा आकार येत नाही त्याप्रमाणेच आत्मा शरीरात प्रविष्ट झाला असल्यामुळे शरीरामध्ये चैतन्य उत्पन्न होते तथापि शरीराचे स्वरूप आत्म्याला येऊ शकत नाही तसेच पूर्वीच्या शरीराचा त्याग केल्यानंतर सामान्य जनांना दिसण्यास अशक्य अशा दुसऱ्या शरीरामध्ये प्राणी प्रवेश करतो त्यावेळी त्याचा पूर्वीचा देह पंचमहाभूतांमध्ये लीन होतो तथापि पंचमहाभूताश्रित असे जे रूप तेच त्या प्राणाला मिळते मरण पावणारा प्राणी असंमतात असणाऱ्या आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतांमध्ये प्रविष्ट होतो व कर्मनिष्ठ असलेली श्रोत्राधिक पाच इंद्रिये श्रोत्राधिक पाच इंद्रियांच्या गुणांचा आश्रय करून राहतात सारांश स्थूल देहाचा नाश झाला तरीही लिंग शरीराचा नाश होत नाही पाच इंद्रियांपैकी श्रवणेंद्रिय हे आकाशाचा गुण जो शब्द त्याला आश्रय करते घ्राणेंद्रिय पृथ्वीच्या गंधरूपी गुणाचे अवलंबन करते तेजाचेच कार्य जे चक्षुरिंद्रिय ते तेजोमय अशा रूपाचा अवलंब करते वायुस्वरूपी त्वगिंद्रिय वायूचा गुण जो स्पर्श त्याच्या आधाराने राहते आणि रसनेंद्रिय हे जलगुण रसाचा आश्रय करून असते पाच इंद्रियांचे शब्दाधिक पाच विषय महाभूतांमध्ये वास करतात आणि ती महाभूते इंद्रियांचे ठिकाणी वास्तव्य करतात तसेच ते सर्व शब्दाधिक विषय ती सर्व आकाशादी पंचमहाभूते आणि श्रोत्राधिक पाच इंद्रिये ही मनाची अनुयायी असतात मनाचा बुद्धीकडे ओढा असतो आणि बुद्धी आत्म्याच्या अनुरोधाने असते सारांश बुद्धीमध्ये सर्वांचा अंतर्भाव असल्याने तिच्या संबंधाने आत्म्याला पुनः पुनः संसारात पडावे लागते जलामध्ये वास्तव्य करणारे पाणी प्राणी ज्याप्रमाणे प्रवाहाच्या अनुरोधाने जातात त्याप्रमाणेच पूर्वजन्मी केलेली शुभाशुभ कर्मे ही आत्म्यास नवीन प्राप्त झालेल्या देहाकडे येतात आणि बुद्धी व विषय हे मनाच्या अनुरोधाने त्या शरीरातच वास्तव्य करतात ज्याप्रमाणे भ्रांतीजन्य ज्ञानाचा बाद झाल्यानंतर मनुष्याला पदार्थाचे वास्तविक स्वरूप कळते त्यापूर्वी कळत नाही अर्थात भ्रांतिमय भासू लागते त्याप्रमाणेच भ्रांती ज्ञानाचा बोध झाल्यानंतर आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान होते पूर्वी होत नाही म्हणूनच नौकेत बसलेला मनुष्य तीरावरील स्थिर पदार्थही चंचल आहेत असे ज्याप्रमाणे मानू लागतो त्याप्रमाणेच आत्मा निर्विकार असताही तो विकारमय आहे अशी मनुष्याची कल्पना होते तसेच अक्षर बारीक असले तरीही ते उपनेत्राधिकांच्या साह्याने जसे मोठे दिसू लागते तसेच आत्मतत्व सूक्ष्म असताही बुद्धीच्या संबंधामुळे स्थूल आहे असा भास होतो तसेच आपल्या मुखाचे प्रतिबिंब दर्पणाच्या सहाय्यावासून दिसत नाही पण दर्पणाच्या सहाय्याने ते पाहता येते तसेच परब्रह्म जरी दृश्य नसले तरी अविद्येमुळे निर्माण झालेल्या बुद्धिरूपी दर्पणाच्या सहाय्याने त्याची आकाशादिकांच्या स्वरूपाने भासणारी रूपे दृष्टीगोचर होतात ओम तत्सत